ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने नमहा अध्याय चौथा वृषभदेवांचे राज्यशासन शुकाचार्य म्हणाला नाभीच्या पुत्राचे शरीर जन्मापासूनच भगवान विष्णूंच्या वज्र अंकुश इत्यादी चिन्हांनी युक्त होते समता शांती वैराग्य ऐश्वर इत्यादी महान गुणांमुळे त्यांचा प्रभाव दिवसेंदिवस वाढतच होता हे पाहून मंत्री इत्यादी अधिकारी प्रजा आणि देवता यांना प्रकर्षाने वाटू लागले की यांनीच पृथ्वीचे राज्य करावे त्यांचे सुंदर आणि सोडवलं शरीर विपुल कीर्ती तेज बल ऐश्वर यश पराक्रम आणि शौर्य या गुणांमुळे महाराज नाभीने त्यांचे नाव ऋषभ म्हणजे सर्वश्रेष्ठ असे ठेवले देवराज इंद्राने एकदा ईर्षेमुळे त्यांच्या राज्यात पाऊस पाडला नाही तेव्हा योगेश्वर भगवान ऋषभदेवाने इंद्राच्या मूर्खपणाचा उपहास करून आपल्या योगमायेच्या प्रभावाने आपले राज्य अजनाभ खंडामध्ये भरपूर पाऊस पडला आपल्या मनासारखा उत्तम पुत्र झाल्याने नाभी अत्यंत आनंदित झाला आणि आपल्याच इच्छेनुसार मनुष्य शरीर धारण करणाऱ्या पुराण पुरुष श्रीहरींचे लालन पालन करीत त्यांच्याच विलासाने मंत्रमुग्ध होऊन बाबा बाळा असे सद्गतीत होऊन म्हणत त्याचंच मोठे सुख मानू लागला मंत्रिमंडळ नागरिक आणि राष्ट्रातील जनता वृषभदेवावर अत्यंत प्रेम करीत आहे असे पाहून नाभी राजाने त्यांना राज्याभिषेक केला आणि आपण स्वतः पत्नी मेरुदेवीसह बद्रिक आश्रमाला निघून गेला तिथे इतरांना पीडा होणार नाही अशा तीव्र तपश्चरेने आणि समाधी योगाने भगवान वासुदेवांच्या नरनारायण रूपाची आराधना करीत योग्य वेळ आल्यानंतर त्यांच्याच स्वरूपामध्ये तो लीन होऊन गेला परीक्षिता राजा नाभीच्या संबंधात ही लोकोक्ती प्रसिद्ध आहे ज्याच्या शुद्ध कर्माने संतुष्ट होऊन साक्षात श्रीहरी त्याचे पुत्र झाले होते त्या राजर्षी नाभीच्या उदार कर्माचे अनुकरण दुसरा कोण करू शकेल भगवान ऋषभदेवांनी आपला देश अजनाभ खंडाला कर्मभूमी मानून लोकसंग्रहासाठी काही काळपर्यंत गुरुग्रही वास केला गुरुदेवांना यथोचित दक्षिणा देऊन आश्रमात प्रवेश करण्यासाठी त्यांची आज्ञा घेतली नंतर लोकांना आश्रम धर्माचे शिक्षण देण्यासाठी देवराज इंद्राने दिलेली त्यांची कन्या जयंती हिच्याशी विवाह केला आणि तो शास्त्रोपदिष्ट कर्माचे आचरण करीत आपल्यासारख्या शंभर पुत्रांना जन्म दिला त्यामध्ये महायोगी भरत सर्वात ज्येष्ठ आणि सर्वांपेक्षा अधिक गुणवान होता त्याच्याच नावावरून या अजनाभ खंडाला लोक भारतवर्षे असे म्हणू लागले त्याहून लहान कुशावर्तो इलावर्त ब्रह्मावर्तो मलई केतू भद्रसेन इंद्रप्रश्क विदर्भ आणि किकट हे नऊ राजकुमार उरलेल्या इतर नव्वद भावांपेक्षा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ होते त्यांच्यापेक्षा लहान कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्ध पिपलायन अविरहोत्र द्रुमिल चमस आणि करभाजन हे नऊ राजकुमार भागवत धर्माचा प्रचार करणारे मोठे भगवत भक्त होते भगवंताच्या महिम्याने युक्त आणि परमशांतीने परिपूर्ण अशा यांचे उत्तम चरित्र आम्ही नारद वसुदेव संवाद प्रसंगी पुढे अकराव्या स्कंदामध्ये सांगू जयंतीचे यांच्यापेक्षा लहान एक्क्याऐंशी पुत्र पित्याच्या आज्ञेचे पालन करणारे अतिशय विनम्र महान वेदज्ञ आणि नेहमी यज्ञ करणारे होते पुण्यकर्माचे अनुष्ठान केल्यामुळे ते ब्राह्मण झाले होते पूर्णपणे स्वतंत्र स्वतः नेहमी सर्व प्रकारच्या अनर्थ परंपरापासून मुक्त केवळ आनंदानुभव स्वरूप साक्षात ईश्वर असून सुद्धा भगवान ऋषभदेव अज्ञानी लोकांप्रमाणे कर्म करीत कालानुसार प्राप्त धर्माचे आचरण करून त्यांनी त्याचे तत्व न जाणणाऱ्या लोकांना त्याचे शिक्षण दिले त्याचबरोबर समचित्त शांत सुरद आणि करुणामयी राहून धर्म अर्थ यश संतान भोग सुख आणि मोक्ष हे सर्व प्राप्त करीत ग्रस्त आश्रमामध्ये राहणाऱ्या लोकांना आचरणाची धडे दिली कारण महापुरुष जसजसे आचरण करतात त्याचप्रमाणे दुसरे लोक त्यांचे अनुकरण करतात सर्व धर्मांचे सारभूत वेदाचे गूढ रहस्य ते जाणत होते तरी सुद्धा ते विधानानुसार सामदानादी उपायांनी जनतेचे पालन करीत होते त्यांनी शास्त्राच्या उपदेशानुसार निरनिराळ्या देवतांना उद्देशून द्रव्य देश काल वय श्रद्धा आणि ऋत्वीज यांनी सुसंपन्न असे सर्व प्रकारचे शेकडो यज्ञ केले भगवान ऋषभदेवांच्या शासनकालामध्ये या देशातील कोणताही मनुष्य आपल्यासाठी कोणाकडूनही आपल्या राजाबद्दल दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या प्रेमाशिवाय आणखी कोणत्याही वस्तूची कधीही इच्छा करीत नसे एवढेच काय पण कोणाच्या कोणत्याही वस्तूकडे डुंकून देखील पाहत नसे एक वेळ भगवान ऋषभदेव फिरत फिरत ब्रह्मावर्त देशामध्ये पोहोचले तिथे मोठमोठ्या ब्रह्मर्षीच्या सभेमध्ये त्यांनी प्रजेसमोरच आपल्या समचित्त तसेच विनम्र प्रेमळ आणि संयमी मुलांना शिक्षण देण्यासाठी पुढील उपदेश केला या ठिकाणी चौथा अध्यायी समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण वस्तू